هل ينظرون إلا تأويله يوم يأتي تأويله يقول الذين نسوه من قبل قد جاءت رسل ربنا بالحق فهل لنا من شفعاء فيشفعوا لنا أو نرد فنعمل غير الذي كنا نعمل قد خسروا أنفسهم وضل عنهم ما كانوا يفترون आता काय हे लोक त्याच्याशिवाय इतर एखाद्या गोष्टीची वाट पाहत आहेत की तो शेवट समोर यावा ज्याची वार्ता हा ग्रंथ देत आहे ज्या दिवशी तो शेवट प्रत्यक्षात येईल तेव्हा तेच लोक ज्यांनी पूर्वी त्याला दुर्लक्षिलं होतं म्हणतील खरोखर आमच्या रबचे प्रेषित सत्य घेऊन आले होते मग काय आता आम्हाला काही शिफारस करणारे मिळतील की ज्यांनी आमच्यासाठी शिफारस करावी अथवा आम्हाला पुन्हा परत पाठवलं जावं जेणेकरून जे काही आम्ही पूर्वी करत होतो त्याऐवजी आता दुसऱ्या पद्धतीनं कार्य करून दाखवावं त्यांनी स्वतःला नुकसानीत घातलं आणि ते सर्व असत्य जे त्यांनी रचलं होतं ते त्याच्यापासून आज हरवले إن ربكم الله الذي خلق السماوات والأرض في ستة أيام ثم استوى على العرش ثم استوى على العرش يغشي الليل النهار يطلبه حثيثاً والشمس والقمر والنجوم مسخرات بأمره ألا له الخلق والأمر تبارك الله رب العالمين वस्तुत तुमचा रब अल्लाच आहे ज्यानं आकाशांना आणि पृथ्वीला सहा दिवसात निर्माण केलं मग आपल्या राजसिंहासनावर अर्श विराजमान झाला जो रात्रीला दिवसावर झाकतो आणि परत दिवस रात्रीच्या पाठीमागे धावत येतो ज्यानं सूर्य चंद्र आणि तारे निर्माण केले सर्व त्याच्या फरमानाच्या अधीन आहेत समजून घ्या त्याची सृष्टी आहे आणि त्याचाच हुकुम आहे फार बरकतवाला आहे अल्लाह सर्व विश्वाचा मालक आणि पालन करता ادعوا ربكم تضرعا وخفية إنه لا يحب المعتدين ولا تفسدوا في الأرض بعد إصلاحها وادعوه خوفا وطمعا إن رحمة الله قريب من المحسنين आपल्या रबला पुकारा गयावया करून आणि गुपचूप गुपचूप खचितच तो मर्यादांचं उल्लंघन करणाऱ्याला पसंत करत नसतो पृथ्वीवर उपद्रव माजू नका तेव्हा की त्यात सुधारणा झालेली आहे आणि ईश्वरालाच पुकारा भिवून आणि अभिलाषेनं खचितच अल्लाची कृपा सदाचारी लोकांजवळ आहे وهو الذي يرسل الرياح بشرا بين يدي رحمته حتى إذا أقلت سحابا ثقالا سقناه لبلد ميت فأنزلنا به الماء فأخرجنا به من كل الثمرات كذلك نخرج الموتى لعلكم تذكرون आणि तो अल्लाच आहे जो वाऱ्यांना आपल्या कृपेच्या पुढे पुढे एक खुशखबरी समवेत पाठवतो मग जेव्हा ते पाण्याने लादलेले ढग वर उचलून घेतात तेव्हा त्यांना एखाद्या मृतभूमीकडे चालना देतो आणि तेथे वृष्टी करून विविध प्रकारची फळं त्याच मृतभूमीतून काढतो पहा अशा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 दिलं आम्ही तर असे पाहतो की तुम्ही उघड पथभ्रष्टतेत कुरफटला आहात قال يا قوم ليس بي ضلالة ولكني رسول من رب العالمين أبلغكم رسالات ربي وأنصح لكم وأعلم من الله ما لا تعلمون أوعجبتم أن جاءكم ذكر من ربكم على رجل منكم لينذركم ولتتقوا ولتتقوا ولعلكم ترحمون नूह अल इस्लामनं सांगितलं हे माझ्या जाती बांधवांनो मी कोणत्याच पथभ्रष्टतेत पडलेलो नाही उलट मी सर्व जगांच्या रबचा प्रेषित आहे मी तुम्हाला आपल्या रबचे संदेश पोहोचवतो आणि तुमचा हितचिंतक आहे आणि मला अल्लाकडून ते सर्व काही माहीत आहे जे तुम्हाला माहीत नाही काय तुम्हाला या गोष्टींचं आश्चर्य वाटलं की तुमच्यापाशी खुद्द तुमच्या आपल्याच जातीबांधवांपैकी एका माणसाद्वारे तुमच्या रबकडून आठवण आली जेणेकरून तुम्हाला सावध करावं आणि तुम्ही कुवर्तनापासून वाचावं आणि तुम्हावर कृपा केली जावी فكذبوه فأنجيناه والذين معه في الفلك وأغرقنا الذين كذبوا بآياتنا إنهم كانوا قوما عمين परंतु त्यांनी त्याला खोटं ठरवलं सरतेशेवटी आम्ही त्याला आणि त्याच्या सोबत्यांना एका नावेतून सुटका दिली आणि त्या लोकांना बुडवलं ज्यांनी आमच्या आयती खोट्या ठरवल्या होत्या निसंशय ते लोक आंधळे लोक होते وإلى عاد أخاهم هودا قال يا قوم اعبدوا الله ما لكم من إله غيره أفلا تتقون आणि आतकडे आम्ही त्यांचे बंधू हुद अल इस्लामला पाठवलं त्यानं सांगितलं हे माझ्या जाती बांधवांनो अल्लाची बंदगी करा त्याच्याशिवाय तुमचा कोणी ईश्वर नाही मग काय तुम्ही कुवर्तनापासून दूर राहणार नाही قال الملأ الذين كفروا من قومه إنا لنراك في سفاهة وإنا لنظنك من الكاذبين त्याच्या लोकसमूहाच्या सरदारांनी जे त्याच्या गोष्टी ऐकण्यास नकार देत होते उत्तरादाखल सांगितलं आम्ही तर तुम्हाला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 बनवलं आणि तुम्हाला खूप धडधाकड केलं म्हणून अल्लाच्या सामर्थ्याच्या चमत्कारांची आठवण ठेवा आशा आहे की तुम्ही यश संपादन कराल قالوا أجئتنا لنعبد الله وحده ونذر ما كان يعبد آباؤنا فأتنا بما تعدنا إن كنت من الصادقين त्यांनी उत्तर दिलं काय तू आमच्यापाशी याकरता आला आहेस की आम्ही एकट्या अल्लाचीच उपासना करावी आणि त्यांना सोडून द्यावं ज्यांची उपासना आमचे पूर्वज करत आले आहेत बरं तर आण तो प्रकोप ज्याची तू आम्हाला धमकी देतोस जर तू खरा असशील قال قد وقع عليكم من ربكم رجس وغضب أتجادلونني في أسماء سميتموها أنتم وآباؤكم ما نزل الله بها ما نزل الله بها من سلطان فانتظروا إني معكم من المنتظرين فأنجيناه والذين معه برحمة منا وقطعنا دابر الذين كذبوا بآياتنا وما كانوا مؤمنين त्यानं सांगितलं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 ईश्वर नाही तुमच्यापाशी तुमच्या रबचं उघड प्रमाण आलं आहे की अल्लाची उंटीण तुमच्यासाठी एक निशाणी स्वरूप आहे म्हणून हिला मोकळी सोडा की जेणेकरून ती अल्लाच्या जमिनीत चरत राहावी तिला कोणत्याही वाईट इराद्यानं स्पर्श करू नका नाहीतर एक अत्यंत दुःखदायक प्रकोप तुम्हाला गाठेल आठवा तो प्रसंग जेव्हा अल्लानं आठ लोकांनंतर तुम्हाला त्यांचे उत्तराधिकारी बनवलं आणि तुम्हाला भूतलावर वास्तव्य प्रदान केलं की आज तुम्ही त्याच्या समतल मैदानांवर वैभवशाली महाल बनवता आणि त्याच्या पर्वतांना गृहांच्या स्वरूपात कोरता म्हणून त्याच्या सामर्थ्याच्या चमत्कारापासून गाफील बनू नका आणि भूतलावर उपद्रव माजवू नका قال الملأ الذين استكبروا من قومه للذين استضعفوا لمن آمن منهم أتعلمون أن صالحا لمن آمن منهم أتعلمون أن صالحا مرسل من ربه قالوا إنا بما أرسل به مؤمنون त्याच्या जातीच्या सरदारांनी ज्यांना दर्प झाला होता दुब्या वर्गाच्या त्या लोकांना ज्यांनी इमान आणलं होतं सांगितलं काय तुम्हाला खरोखरच माहीत आहे की साले अल इस्लाम आपल्या रबचा प्रेषित आहे त्यांनी उत्तर दिलं निसंशय ज्या संदेशासहित त्याला पाठवण्यात आला आहे ते आम्ही मान्य करतो قال الذين استكبروا إنا بالذي آمنتم به كافرون त्या मोठेपणाच्या वल्गना करणाऱ्यांनी सांगितलं जी गोष्ट तुम्ही मान्य केली आहे आम्ही तिला नाकारणारे आहोत فعقروا الناقة وعتوا عن أمر ربهم وقالوا يا صالح ائتنا بما تعدنا إن كنت من المرسلين मग त्यांनी त्या उंटिणीला ठार मारलं आणि अत्यंत उद्धटपणे आपल्या रबची आज्ञाभंग केली आणि साले अल इस्लामना सांगितलं की आण तो प्रकोप ज्याची तू आम्हाला धमकी देतोस जर खरोखरच तू प्रेषितांपैकी असशील فأخذتهم الرجفة فأصبحوا في دارهم جاثمين सरतेशेवटी एका हादरून सोडणाऱ्या संकटानं त्यांना गाठलं आणि ते आपल्या घरात पालथेच्या पालथेच पडून राहिले قوم لقد أبلغتكم رسالة ربي ونصحت لكم ونصحت لكم ولكن لا تحبون الناصحين आणि साले अल इस्लाम हे सांगत त्यांच्या वस्तीतून बाहेर निघून गेला हे माझ्या जाती बांधवांनो मी आपल्या रबचा संदेश तुम्हाला पोहोचवला आणि मी तुमचं खूप हित चिंतिलं परंतु काय करावं की तुम्हाला आपले हितचिंतक पसंतच नाही ولوطا إذ قال لقومه أتأتون الفاحشة ما سبقكم بها من أحد من العالمين आणि लूत अल इस्लामला आम्ही प्रेषित बनवून पाठवलं मग आठवा जेव्हा त्यानं आपल्या लोकांना सांगितलं काय तुम्ही असे निर्लज्ज झाला आहात की अश्लील कृत्य करता जी आमच्या अगोदर जगात कोणी केली नाहीत إنكم لتأتون الرجال شهوة من دون النساء بل أنتم قوم مسرفون तुम्ही स्त्रियांना सोडून पुरुषांकडून आपली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 मार्गापासून तुम्ही रोखत राहावं आणि सरळ मार्गाला वक्र बनवण्यासाठी तुम्ही उत्सुक व्हावं आठवा तो काळ जेव्हा तुम्ही अल्प होता मग अल्लाहनं तुम्हाला बहुसंख्य बनवलं आणि डोळे उघडून पहा की जगात उपद्रव माजवणाऱ्या लोकांचा काय शेवट झाला आहे وإن كان طائفة منكم آمنوا بالذي أرسلت به وطائفة لم يؤمنوا فاصبروا فاصبروا حتى يحكم الله بيننا وهو خير الحاكمين जर तुमच्यापैकी एक गट त्या शिकवणुकीवर ज्याच्या सहित मला पाठवण्यात आला आहे इमान आणीत आहे आणि दुसरा गट इमान आणत नाही तर संयमानं पाहत राहा इतपाव येतो की अल्लानं आमच्या दरम्यान निर्णय लावावा आणि तोच सर्वोत्तम न्याय निवाडा करणारा आहे